साम वही ही रेशा सामभीरे सामभ वहीन खीरा सामभाणी आई सुवाली माया केवळ तिरसलेली रामानाता भीती कसली रामानाता भीती कसली तुझ्या आग्रहासाठी जातो परी विनंती पाळ वही हिरेशा सांभाळ वही रेषा सांभाळ पंचवटीचा अवती भवती नराधमांची आहे वसती उजला तर साठी तपलेले हे महाभयंकर राक्षसरानो माळ वही राक्षसरानो माळ वही सांभाळ Thank

जातो दादाच्या हाला सोन्याचा मृग आणू तुझला शपथ तुला पण जागत केला नकोस ओलांडू रेचा वही आहे पुरती काड़ी हीरे खां साम वञी हीरे छा तांबा